रामकृष्ण गोविंद आपण अष्टांग योग साधना पातंजल योग शास्त्रानुसार अष्टांग योग साधनेतल्या आठ अंगापैकी पहिल्या यम आणि नियम यांच्यावरती चिंतन करत आहोत आणि त्यात सुद्धा जे यम आहेत पाच यम अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह यावर चिंतन करत आहोत अहिंसा सत्य आणि अस्तेय यावर आपण चिंतन केलं आता आपण अत्यंत महत्वाचा विषय ही माहिती तुम्हाला कुठंही वाचायला मिळाली नसेल कुठल्याही प्रवचनात तुम्ही ऐकली नसेल परंतु जीवनाशी घनिष्ठ निगडीत असणारी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे पण तत्पूर्वी मला एक शंका विचारली आणि त्या शंकेचं समाधान बघणं करणं हे आवश्यक आहे श्रोत्याची शंका अशी आहे मानसिक हिंसा कुठली काही समजू शकतो वाचिक हिंसा समजू शकतो मानसिक हिंसा कुठली <clears throat> उदाहरण तर मानसिक अहिंसा पाळणं हे कायिक आणि वाचिक पेक्षा अत्यंत कठीण आहे बरं का मनात हिंसात्मक विचारच येऊ न देणे फार अवघड आहे पण आपल्यावर अपकार करणाऱ्या मनुष्याला चांगली अद्दल घडावी असे वाटणे ही साधारण सामान्य वृत्ती आहे मनात येत असं पण का येत असं त्याला अद्दल घडवण्याचा अधिकार माझा आहे का नियंता आहे ना कायदा आहे ना मग मी कोण त्याला अद्दल घडवण्याबद्दलचा विचार तरी करणार एक उदाहरण सांगतो त्या उदाहरणाच्या खोलात जाऊ नका तत्व समजून घेण्यासाठी म्हणून उदाहरणाकडे बघा कारण मी काही इतिहासाचा विद्यार्थी नव्हे त्यामुळं ऐतिहासिक त्यातली तथ्य कदाचित उलटसुलट असतील पण मूळ मुद्दा कायम आहे बॅरिस्टर जीना नाव ऐकलं असेल तुम्ही माझ्या पिढीच्या लोकांनी नाव ऐकले माझ्या नंतरच्या पिढीच्या लोकांना माहीत पण नाही परंतु बॅरिस्टर जीनांना स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान व्हायचं होतं असा माझ्या वाचनात आलेला आहे ते सांगतो ह याच्या बरोबर का चूक या फंदात तुम्ही पडू नका परंतु त्यांना भारत स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान व्हायचं होतं तोच आग्रह नेहरूंचा होता बऱ्याच लोकांच्या मनात काय होतं मनात त्यांना बॅरिस्टर जीनाना काहीतरी असाध्य रोग झालेला होता त्यांचं आयुष्य चार ते पाच महिन्यापेक्षा जास्त नव्हतं त्यांना जर पंतप्रधान केलं तर नाहीतरी हा ग्रहस्थ चार पाच महिन्यात मरणारच आहे मग तुम्ही अट्टहास का धरता त्यांना पंतप्रधान करू ते मरतील मग तुम्ही पंतप्रधान होणारच आहात आता मला सांगा असा अनेक जण विचार करत होते त्या अनेक जणांपैकी काही जण कुजबुजत होते परंतु हा विचार ज्या ज्या लोकांच्या मनात आला ती एक प्रकारे मानसिक हिंसा नव्हे का हो त्यांचं मरण येणं हे नियतीच्या हातात आहे आणि तसं घडावं की न घडावं हे मी कोण ठरवणार का ठरवणार बर त्यांचा मृत्यू होणार ही चांगली का वाईट गोष्ट हे तरी ठरवण्याचा मला अधिकार का त्यांची मत माझ्या मताशी एकमत नसतील अतिरेकी असतील म्हणून ते मरावेत असं वाटणं मला सुद्धा तुम्हाला सांगतो आज 2017 हजार सतरा साली माझ्या नजरेत अशी काही व्यक्तिमत्व आहेत की जी आतंकवादी आहेत निष्पाप लोकांना निर्घृणपणे मारणारी आहेत देशद्रोही कारवाया करणारी आहेत अत्यंत अत्यंत देशासाठी घातक आहेत माझ्या मनात येतं अशा लोकांना एका क्षणात हार्ट अटॅक का येत नाही ते का मरत नाहीत मी सामान्य आहे मी काय असामान्य नव्हे परंतु त्याला हार्ट अटॅक आणणं मारणं किंवा जगवणं हे कुणाचं काम आहे माझ मग माझ्या मनात हा विचार का यावा आय एस आय एसचे लोक धडाधड यांना गोळ्या घालाव्यात असं मनात येतं आता ते चूक का बरोबर ते लोक हे ठरवण्याचा अधिकार मला का आहे मला सर्व बाजू माहिती आहे का आणि जरी समजा असली आतंकवादी असले त्या शिक्षेस पात्र असले तरी सुद्धा त्यांना शासन करण्याचा अधिकार मला नाही त्यामुळं इथे फार मोठा विचार ज्ञानेश्वर माऊलीने मांडला मी मागच्या प्रवचनात ओझरता उल्लेख केला त्यांना त्यांच्या कृत्यामुळं हार्ट अटॅक येऊ असा मी विचार न करता माऊली म्हणतात तसं खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो हा विचार काय येत नाही त्यांचं मत परिवर्तन व्हावं त्यांचं मन परिवर्तित व्हावं मानवतावादी विचार त्यांच्या मनात रुजला जावा हा विचार माझ्या मनात काय येत नाही आणि हा न येणं आणि त्यांना मृत्यू येणं त्यांना शिक्षा होणं हा माझ्या दृष्टीनं मानसिक अहिंसेचा प्रकार आहे ही अहिंसा टाळणं अवघड आहे परंतु जितका जितका माझ्या मनात भगवंताबद्दलचा भक्तिभाव अहो भगवान म्हणतात की ज्यांच्याबद्दल माझ्या मनात द्वेष नाही तुम्ही अकराव्या स्कंदाच्या दुसऱ्या अध्यायात भागवती कुणाला म्हणायचं याबद्दल विवेचन केलेलं आहे भगवान म्हणतात अरे दिलीप आपटे मी ज्याचा द्वेष करत नाही त्याचा तू कोण द्वेष करणारा मी त्याचं कल्याणच करायसाठी निमित्त उडकत असतो पण तू मात्र त्याचं वाईट चिंतोस हा अधिकार तुला कुणी दिला भगवान स्वतः म्हणतात मी इतका टोकाचा भागवती नाही परंतु मला व्हायचं आहे आणि हे मला जर समजलं की माझ्याकडून ही मानसिक अहिंसा होत आहे मला परिवर्तन करायला पाहिजे तर मी यमाचा निदान माझ्या दृष्टीने तरी आचरणात आणण्याचा प्रयत्न करत आहे असं ठरेल आणि मला भगवान निश्चित मदत करतील ही झाली मानसिक अहिंसा आता आपण ब्रह्मचर्याकडे वळू विषय एका प्रवचनात प्रस्ताव प्रस्तुत केला जाणार नाही सुरुवात करू आपण ब्रह्मचर्याला इतकं महत्व आहे ब्रह्मचर्य या यमाला इतकं महत्व आहे मी म्हणतो तितकं उत्तर आहे हो कारण असं आहे कौमार सर्गात भगवंतानी सनक सनंदन सनातन आणि सनतकुमार या चार ब्राह्मणांच्या रूपाने अवतार घेतला आणि त्या अवतारात त्यांनी काय काम केलं भगवंतानी त्यांच्या अवतारात धर्मसंस्थापनार्थाय काम केलं मान्य अत्यंत महत्वाचं आहे अत्यंत महत्वाचं आहे त्यासाठी स्वतः भगवान अवतरित झाले दुसऱ्या कोणाला पाठवलं नाही पण या सनत सनक सनंदन सनातन सनत कुमार या ब्राह्मणांच्या रूपाने अवतार घेतला आणि काय कार्य केलं असेल <coughs> तर अत्यंत कठीण अशा ब्रह्मचर्याचे पालन करून आपणासमोर आदर्श ठेवला आणि ब्रह्मचर्याचं पालन कसं करावं कसं करावं हा अवतार घेऊन भगवंताने आपल्यापुढे आदर्श ठेवला आहे यावरून या यमाला किती महत्व आहे हे लक्षात येईल पण मला माहीतच नाही मला ब्रह्मचर्य म्हणजे काय हेच माहीत नाही स्त्रीविषयक मोहाकर्षणास आवरणे हे महाकर्म कठीण आहे खरच आहे हे निसर्गाने निर्माण केलेल्या मोहाला आवरून या विषयाच्या सेवनात संयम पाळणे या व्रताला ब्रह्मचर्य म्हणतात या संयमात केवळ एकाच इंद्रियावर नियमन राखणे अपेक्षित नसून श्रोत्र त्वचा चक्षु जीभ नाक या पाचही इंद्रियांचा संयम हवा ब्रह्मचर्य व्रताचा रोख आणि भर हा शास्त्रविहित स्त्री सहवासाच्या त्यागावर नसून स्त्री रूप विषयाच्या सेवनात चिंतनात राखण्याच्या संयमावर असतो आणि म्हणून गृहस्थाश्रमात स्त्री सहवास केवळ पत्नी बरोबरच हा संमत आहे पण तो केवळ प्रजजनासाठी सुप्रजजनासाठी असावा शरीर सुखासाठी नाही आणि प्रजज प्रजनन म्हणजे नुसतं जनन नाही प्रकर्षाने जनन प्रजनन कार्य जर यथावत होत जाईल तर पुढची पिढी ही आजच्या पिढीपेक्षा अधिक गुणवान अधिक सशक्त अधिक आदर्श निपजेल उत्तरोत्तर गुणसंवर्धन होऊ शकेल आणि नराचा नारायण होऊ शकेल ब्रह्मचर्याचे पालन न केल्यास अधपतनच नव्हे तर संपूर्ण जीवनाची राख रांगोळी कोणत्या दोषाने होत जाते ते आठ दोष मी आता आपल्याला सांगणार आहे ब्रह्मचर्याचे पालन न केल्यास ब्रह्मचर्य बर का ब्रह्मचर्य म्हणजे केवळ आणि केवळ स्त्री सहवासच नव्हे मग ब्रह्मचर्य म्हणजे काय हे आठ दोष कोणते यावर मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हीच विचार करा हे शिक्षण हे आठ दोष कॉलेजमधल्या मुलींना मुलांना समजवून सांगण्यासाठी लैंगिक शिक्षण अभ्यासक्रमात आहे मान्य आहे परंतु हे जे मी आता सांगणार आहे हे शिक्षण कॉलेजमधल्या मुला मुलींच्या शिक्षण क्रमात यायला काय हरकत आहे आणि समजा ते माझ्या हातात नसेल मी तरी माझ्या त्या वयातील मुला मुलींना नातवंडांना सांगू शकतो की नाही पण आधी मलाच हे माहिती आहे का की हे जे वागणं आहे ते ब्रह्मचर्याचं व्रत खंडित करणार आहे हे मला तरी माहीत आहे का ते आठ दोष कुठले हे आपण पुढच्या प्रवचनात बघू रामकृष्ण गोविंद